गणेश देवा महिमा थोर भक्तीचा लाभ घ्या अष्टविनायका पाहण्याचा दर्शने धन्यता ही आज मिळविण्याचा पति है डोळे ही धन्य धन्य हो दे जय जय अष्ट विनायका बघुनी बोला गणपति पहिला मोर गावाला पुणे जिल्ह्यात करा नदी तिरी आहे मंदिरी मोरेश्वर मूर्ती शोभता है भवती करुणी तो नाश असा सर्व चिंतांचा हो तो रक्षिताच भोळ्या भक्तांचा याची अंगारकी जो पाळी मनीच्या यात सर्व जाळी मिळे सिद्धी बुद्धी इथेच होत्याला नित्य गासताहे मूर्ती उत्तराभिमुखी शुंडा उजवीकडे कडक सोळे रिद्धी सिद्धी नित्य सेवे मधिराही शिवाने मारियला त्रिपुरत्या क्षणाला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सूर्यकिरणाने मोर्याला स्पर्श केला मंत्रपाठाने इथे गणपती पुजिला पूजिता जनात कीर्तियाची सुख दुखे जाणता भय भीतास अभय देहा पाव तो सर्व जनायास शरण जाता तारी तो देवलोक सदा हाक देता मधे देव बैसला हा गिरिजात मज देव का पाठ मोरा सुनिया आहे लेण्याद्री मध्ये मूर्ती कोरलेली शेंदुराने पूर्ण माखलेली आहे भक्तिभावाने तरी नाहलेली आहे दर्शन गणपतीचे झाले वरद विनायकाचे गाव महड आले वरदाता बघून हृदय धन्य झाले शापित देऊनियावर सदा उद्धरी शरण येई त्या गणेश सर्वदा उजुनी वरद विनायका टाळू आपदा पाली ही पाली बल्लाळाची मनोमनी लागलेली आस दर्शनाची भेटून या बल्लाळेश्वरा पूजण्याची बाळतो भजे गणपतीला त्याच्या भक्तीशी देव एक For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.